झुळझुळ वाहे पुण्य जळाचा निर्झर हो निर्झर हो श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर हो झर हो ओ हो, झर हो झुळझुळ वाहे पुण्य जळाचा निर्झर हो श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर हे विघ्नेश्वर चरण दयेचे पाझर हो पाझर हो श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर पाझर हो कृष्ण शिळेचा मूषक शंकर ओझर हो झुळझुळ वाहे पुण्य जळाचा निर्झर हो निर्झर हो श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर हो